एक लग्न असेही भाग आठवा लेखिका वैशाली गुरव सादर करत आहे एव्ही टॉक्स लोणावळ्यावरून माघारी येताना समीर शर्वरीला तिच्या घरी सोडतो तिथेच जेवतो आणि घरी जातो आता पुढे जेवण झाल्यानंतर बेडवर येऊन ती पडली हल्ली त्याच्यावरच दिवस सुरू व्हायचा आणि त्याच्यावरच संपायचा पण मी अशी का वागते त्याच्याशी तो जवळ नसतो तेव्हा तो जवळ असावा असं वाटतं आणि जवळ असला की त्याच्यापासून दूर राहू लागते त्यालाही वाटत असेल ही अशी का वागतेय म्हणूनच जाताना साधं बाय पण केलं नाही त्याने तसं तर अचानक सेमिनारमध्ये तो भेटला किती भारी वाटलेलं काय गरज होती एकदा सॉरी म्हटलेले ना पण नाही लगेच म्हणाला पुन्हा एकदा म्हण ते सुद्धा त्या प्रीतीसमोर हे जे घरापर्यंत मला काळजीने सोडायला आला ते खूप आवडलं मला मेसेज करू का नीट जा म्हणून असा विचार येताच तिने फोनमध्ये मेसेज टाईप करायला घेतला तो चार वेळा टाईप केलेला मेसेज चार वेळा डिलीट झाला आणि शेवटी एक मेसेज त्याला पाठवला good night take care read झालेल्या मेसेजचा लगेचच रिप्लाय आला good night you also take care लग्नाची तारीख जवळ येऊ लागलेली त्यासाठी दोन्ही घरच्यांनी लग्नाआधीची तयारी सुरू केली होती कपडे खरेदी ज्वेलरी खरेदी लग्न हॉल लग्नपत्रिका बऱ्याच गोष्टी पाहायच्या होत्या शर्वरीच्या घरचे स्वतःची खरेदी स्वतः आणि समीरच्या घरचेही तसेच करणार होते फक्त ज्वेलरी खरेदीसाठी शर्वरीला समीरच्या घरच्यांसोबत जावं लागणार होतं ती पुढच्या आठवड्यात जाणार होती त्याआधी या आठवड्यात शर्वरीचे आईबाबा बाकीची खरेदी वगैरे करून घेतात लग्न हॉल आणि पत्रिका डिझाईन सिलेक्ट करून छापायला देतात आज शर्वरी समीरच्या घरच्यांसोबत ज्वेलरी सिलेक्शनसाठी जायला तयार होते अजून तरी सगळं नीटचं चाललेलं त्यामुळे ती खुश होती व्हाईट कलरचा पंजाबी ड्रेस घालून आज पहिल्यांदाच बिंदी वगैरे लावून तिने केस मोकळे सोडले होते आरशात शेवटचं पाहून ती बाहेर येऊन बसली अगो शर्वरी किती छान दिसते आहेस तू आईच्या या बोलण्यावर ती फक्त गोड हसली बाबा विचारतात चला तुमचं झालं असेल तर निघायचं का हो आहो झालंय माझं चल शरू आई म्हणाली ते लगेचच खाली आले आणि कारमध्ये बसले आज कधी नव्हे ते शर्वरीला त्याला भेटायची हुरहुर लागली होती ते सांगितल्याप्रमाणे ज्वेलरी शॉपमध्ये पोहोचले तिथे गेल्यावर पाहिले तर त्याचे मॉम डॅड श्रिया एवढेच दिसत होते शर्वरी इकडे ये ना मॉम तिला बोलवू लागल्या पण तिची नजर इकडे तिकडे भिरभिरत होती कोणाला शोधतेस तू समीर भाऊजींना ना बरोबर ओळखलं की नाही श्रिया विचारते नाही ग सहजच शर्वरी सांगते मला सांगतेस अगं रोहन आणि ते पत्रिका आणायला गेले आज भेटणार होत्या ना सो येतीलच इतक्यात श्रिया म्हणाली शर्वरी बघ हा तुला जे पसंत पडेल ते आणि श्रिया आहेच मदतीला चला बघू दे त्या दोघींना आपण जरा बसू त्या तिच्या आईला घेऊन तिथेच बाजूला बसल्या त्याचे डॅड आणि बाबा ते तर केव्हाच खाली निघून गेले होते पंधरा वीस मिनिटे त्या दोघी ज्वेलरी सिलेक्ट करत होत्या समीर तिच्या शेजारी कधी येऊन उभा राहिलेला हे तिला कळलंच नाही अजून किती वेळ लागेल समीर विचारतो अरे तुम्ही आलात ही ज्वेलरी सिलेक्ट केली आहे आम्ही कशी वाटली आमची चॉईस श्रिया म्हणाली समीर सांगतो छान आहे श्रिया विचारते पण रोहन कुठे आहे समीर सांगतो तो खाली आहे बाबांसोबत बोलतोय झालंय का आता तरी हे सर्व श्रिया म्हणते हो अहो तुम्ही इतक्यात कंटाळलात आणि पत्रिका दाखवा ना आम्हाला शर्वरी पण पाहिल ना समीर म्हणतो माझ्याकडे नाही त्या ब्रोकडे आहेत तो बघा आला तो तिच्या हाताला बळेच कोपऱ्याने डिवचत होता आणि इतका वेळ त्याची वाट पाहत असूनही ती त्याच्याकडे पाहत नव्हती ही बघ पत्रिका समीर पत्रिका समोर करत तिला म्हणाला तिने पत्रिका घेतली आणि त्याच्यापासून दूर जात ती ओपन केली तिच्यावरून एकदा नजर फिरवली तो तिच्या मागे आला होता कशी वाटली सांग ना इट्स माय चॉईस छान आहे पत्रिका त्याच्याकडे देत शरू बोलली आणि तिथून सगळे जिथे होते तिथे जाऊ लागली तसा समीरने तिचा हात पकडला तिला थांबवलं अशी का करत आहेस तू मी तुझ्या मागे येतोय आणि तू शर्वरी सांगते सगळे सोबत आहेत मला नाही जमत असं समीर विचारतो ओके मग चल बाहेर जायचं येतेस माझ्यासोबत शर्वरी म्हणते अरे आपण दोघेच असं सगळ्यांसमोर काय विचार चाललाय समीर जा जरा बाहेर फिरून या मी सांगतो त्यांना रोहन म्हणाला थँक्स ब्रो चल ग तो हसत तिला म्हणाला तो तिला ओढतच खाली घेऊन आला तिचा हात हातात घेऊन ते त्याच रस्त्यावर फिरत होते कुठे कॅफे दिसतोय का हे तो पाहत होता पण नेमका त्यावेळी तिथे एकही कॅफे नव्हता दुपारचे रखरखते ऊन आणि समोर एक आईस्क्रीम पार्लर दिसताच आईस्क्रीम खाणार तिने फक्त होकारार्थी मान हलवली आत गेल्यावर एकदम थंडगार वाटत होतं समीर विचारतो ए आईस्क्रीम का मस्तानी शर्वरी म्हणते तुला जे वाटेल ते सांग ओके तो कूपन घेऊन आला आणि ते दोघंही एका ठिकाणी बसले तो तिच्याकडे एकटक पाहत होता कॉलेजमधील ती आणि आत्ताची ती दोघींमध्ये आपोआपच कंपॅरिझन करत होता तेव्हाची ती आणि आत्ता समोर बसलेली खरंच वाटेना ही ती आहे ती खाली पाहत होती हा असा का पाहतोय मला बापरे एवढ्यात ऑर्डर केलेली मस्तानी आली ती संपेपर्यंत दोघंही मनातच बोलत होते शर्वरी एक सांगू तू खूप चेंज झाली आहे म्हणजे ते कॉलेजचे दिवस आठवले तर तो पुढे बोलणार एवढ्यात त्याचा फोन वाजला एकच मिनिट हा तो म्हणाला आणि कॉलेज हा शब्द ऐकताच तिला नको ते आठवलं आणि पुन्हा हर्ट फील करू लागली हा ब्रो काय रे रोहन सांगतो अरे बिल वगैरे होत आलंय लवकर निघ समीर म्हणाला हो झालं निघतोच आम्ही रोहन विचारतो अरे ऐक ना तिचा काही कॉन्टॅक्ट भेटलाच नाही ना अरे ती रे आपली नताशा नताशा नाही रे काही कल्पना नाही रोनीतला बोललोय बघ तिचा काही कॉन्टॅक्ट भेटतो का म्हणून पाहू काय होतंय नताशा नाव ऐकताच ती तिथून उठून निघाली ओके ठीक आहे म्हणजे तिला पण बोलवलं असतं ना लग्नाला रोहन म्हणत होता हो बरं मी बोलतो तिथे आल्यावर तुझ्याशी फोन ठेवून तो शर्वरीला पाहू लागला पण ती दिसत नव्हती आता तर इथेच होती अशी कशी निघून गेली तो धावतच बाहेर येऊन तिला शोधू लागला तर ती दूर एकटीच ज्वेलरी शॉपच्या दिशेने चाललेली कसाबसा रस्ता क्रॉस करून तो तिच्यापर्यंत धावत आला आणि तिचा हात पकडला अगं काय वेडी आहेस का गं तू अशीच न सांगता काय निघून आलीस मी काय मूर्ख म्हणून बसलो होतो तिथे हो बसला असशील मी काय करू त्याला अगं काय तू काय पडतेस का मधूनच आत्ता तर चांगला मूड होता का अशी वागत असतेस तुझ्यामुळे आणि तुला जर वाटत असेल ना मी असं वागू नये तर आपल्यात नताशा हे नाव नाही यायला पाहिजे बिकॉज आय हेट हर तिच्या डोळ्यात पाणी आलं आणि ती जवळजवळ थरथरत होती ती न थांबता सरळ तिथून निघून गेली दोन मिनटं तो तिथेच स्तब्ध झाला नताशा तिचा काय प्रॉब्लेम आहे हिला आणि मी थोडीच नाव काढलं हे एवढी का चिडते तिच्या नावाने ही म्हणजे ही तिच्यामुळेच अशी वागते पण का आता तर मला शोधायलाच हवं जे झालं ते मी विसरलोच ना मग हिला काय होते विसरायला तो तिथे येईपर्यंत ती ज्वेलरी शॉपमध्ये न येता कॅब करून घरी गेली त्यालाच सगळे विचारू लागले अरे शर्वरी कुठे आहे तिच्यासोबत गेला होता ना तू समीर सांगतो ती इथेच तर आली होती निघून भाऊजी आली असती तर दिसली असती ना श्रिया म्हणाली एक मिनिट मी कॉल करून पाहतो त्याने कॉल लावला तर ती त्याचा कॉल उचलत नव्हती अरे कदाचित घरी गेली असेल ती डोंट वरी शर्वरीचे बाबा सांभाळून घेण्यासाठी मध्येच बोलले काय रे भांडण झाले का तुमचे रोहन त्याला कानातच विचारत होता समीर सांगतो अरे नाही रे ब्रो रोहन विचारतो मग अशी का निघून गेली ती आय डोंट नो बट मला एक काम आठवलं आहे मी निघतो तुम्ही जा समीर म्हणाला कुठे चालला आहे तू ते तरी सांग समीर रोनीतकडे चाललोय आल्यावर बोलतो तुझ्याशी समीरही निघून जातो हे पाहून श्रिया रोहनला विचारू लागते काय झालंय रोहन म्हणतो मला माहीत असतं तर सांगितलं नसतं का कळेल नंतर चला निघूयात आई बाबा घरी पोहोचतात तर तीही आधीच घरी पोहोचलेली ती झोपली होती बघा कशी वागली आज आई म्हणाली हो ना सकाळी छान आवरलं मूड पण चांगला होता तिचा अशी का करते मध्येच बाबा विचारतात आई सांगते मला तर काहीच कळे ना तिचं पाहिले ना त्या समीरला त्याच्या घरच्यांना कसं वाटलं असेल आपल्याला तरी सांगायला पाहिजे होतं की मी घरी जाते काय विचार करतील ते लोक आता बाबा म्हणतात तिला उठू दे मग मी बोलतोच तिच्याशी समीर रोनीतला भेटायला आला होता त्याला टेन्शन किंवा काही प्रॉब्लेम असला त्याच्याशी शेअर करायची सवय होती कितीतरी वेळ तो काही न बोलता शांतच बसलेला अरे भेटायला आला आहे तर बोल तरी काय झालं ते तरी सांग रोनीत विचारतो तुला माहीत आहे शर्वरी अशी का वागते नताशामुळे रोनीत म्हणतो काय ती म्हणाली का तुला असं त्या दोघी चांगल्या बेस्ट फ्रेंड होत्या रे त्यांच्याकडे पाहून एवढी दुश्मनी होईल असं कधी वाटलंही नव्हतं समीर बोलतो एक्झॅक्टली म्हणजे झालं गेलं विसरायला हवं ना तिने रोनीत सांगतो आय थिंक तू तिला गर्लफ्रेंड म्हणायचा म्हणून असेल मला तरी वाटतं त्यात तुझी तिची भांडण आधीपासून होती मग नताशा आल्यावर जास्तच वाढलं हे प्रकरण समीर म्हणतो फक्त ती गर्लफ्रेंड होती हे रिझन नसेल कदाचित तिला काय फरक पडायला पाहिजे होता तेव्हा आणि आताही जे होतं तो पास्ट होता काहीतरी नक्कीच गडबड आहे मे बी मला किंवा तुला माहिती नसेल पण एक व्यक्ती आहे तिला माहिती असेल साक्षी तीच तिची बेस्ट फ्रेंड आहे ना आता रोनित म्हणतो हो बरोबर मग तू फोन लाव तिला आणि विचार समीर सांगतो मी नाही तू सहज फोन करून बोल मी इथे तुझ्यासोबत आहे हे नको सांगू आणि फोन स्पीकरवर कर हो साहेब मला काम लावून रिकामा झालास ना रोनित म्हणाला काय बिघडते का मित्राची मदत केली तर समीर सांगतो थांब जरा फोन लावला आहे तिला तिचा फोन रिंग होत होता हॅलो साक्षी रोनित बोलतोय साक्षी म्हणते हो कळालं आज तू चक्क मला फोन कसा काय केला रोनित सांगतो अगं सहजच कशी आहेस तू साक्षी बोलते मी बरी आहे तू सांग मी पण बराच आहे समीर आणि शर्वरी लग्न करतायत खरंच वाटत नाही ना हो रोनित विचारतो काय ग नताशाचा काही कॉन्टॅक्ट आहे का नाही बुवा ती मला नव्हती आवडत आणि शर्वरीला सुद्धा पण तेव्हा तिच्यामुळे शर्वरी माझ्यासोबत जास्त बोलत नसायची ती गेली तुमच्या गटात मग आमची चांगली गट्टी जमली रोनित पुन्हा विचारतो हो का पण मग शर्वरी नताशाचा एवढा द्वेष का करते साक्षी सांगते त्या दोघींमध्ये नक्की काय झालंय ते काही मला माहीत नाही नताशाने फसवलं तिला एवढंच बोलते शरू कुठे काय सांगते मला नताशाशी जशी तिची फ्रेंडशिप होती तशी माझ्याशी नाही केली तिने कधी मे बी तिला वाटत असेल तिच्यासारखी मीही फसवेन की काय आणि साहजिकच आहे ना आपण ज्याला जीव लावतो ती व्यक्ती फसवून अचानक दुसऱ्याच गटात सामील होत असेल तर तसंच वाटणार ना पण काय रे तू का एवढी चौकशी करतोयस एक मिनिट समीर पण आहे का तुझ्यासोबत रोनित म्हणतो नाही ग मी एकटाच आहे मी नताशाचा कॉन्टॅक्ट शोधतोय म्हणून तुला कॉल केला बाकी काही नाही साक्षी बोलते अच्छा मग ठीक आहे पण त्या दोघांचं लग्न ठरलं हे भारी झालं फक्त लग्नानंतर भांडू नयेत म्हणजे झालं बरं चल मी ठेवतो मला समीरचा फोन येतोय बाय रोनित म्हणाला ओके बाय साक्षीने फोन ठेवल्यानंतर रोनित विचारतो अरे तिलाही काही माहीत नाही मग आता समीर म्हणतो काही कळायलाच मार्ग नाही यार रोनित सांगतो एक काम कर ना शर्वरीलाच विचार समीर सांगतो काय वेळ लागलाय मगाशी फोनवर ब्रोने विचारलं नताशाबद्दल आणि तुला सांगतो ती न सांगताच गायब झाली मागे पण पार्टीत त्याने तिचा विषय काढला ती नीट न जेवताच उठून गेली काहीतरी गडबड आहे रोनित मला तुझी मदत हवी आहे प्लीज तू कसंही कर आणि तिचा कॉन्टॅक्ट नंबर मिळव कळालं तर तिच्याकडूनच काहीतरी कळेल रोनित म्हणतो करतोय रे मी प्रयत्न फेसबुक फ्रेंड्स ज्यांची हेल्प होईल तिथे शोधतोय मी समीर म्हणतो बरं मला सांग काय होतंय ट्राय कर गेट टुगेदर करतोय असं सांग आपल्या फ्रेंड्सना मे बी येईल ती मग आमच्या लग्नानंतर झालं गेट टुगेदर तरी चालेल चल मग निघतो मी बाय ओके बाय समीर कारमध्ये बसला आणि कार स्टार्ट केली तिच्याबद्दलचे त्याच्या मनातले विचार काही थांबत नव्हते दुपारचा तिचा तो चेहरा आठवला तरी त्याचा जीव तिळतिळ तुटत होता कार चालवत असतानाच तो पुन्हा एकदा एक कॉल लावून पाहतो पण ती अजूनही उचलत नव्हती शर्वरी उठल्यानंतर फ्रेश होऊन स्वतःच कॉफी बनवून घ्यायला म्हणून किचनमध्ये जाऊ लागली तशी बाबांनी हाक दिली शरू इकडे ये मला तुझ्याशी बोलायचं आहे मला माहीत आहे तुम्हाला काय बोलायचे पण याचं मला उत्तर द्यायचं नाही प्लीज बाबा शर्वरी किचनमधूनच बोलत होती शर्वरी अगं असं काय करतेस तू सगळं तर नीट होतं ना तिथे पोहोचेपर्यंत आई म्हणाली भांडलीस का त्याच्याशी बाबा विचारतात भांडण जरी झालं तरी असं निघून यावं का आई म्हणते आम्ही बोलतोय तुझ्याशी समोर बोलायला तरी येशील की नाही आता तुला आमच्याबद्दल एवढंही काही वाटत नाही का बाबा म्हणाले कॉफी हवी होती मला बाबा डोकं दुखतंय माझं शर्वरी कॉफी घेऊन बाहेर येऊन बसली बाबा सांगतात शर्वरी अगं लग्न होणार आहे आता तुझं हे असं वागणं बरोबर नाही बाळा ते काय विचार करत असतील तुझ्याबाबत आमच्याबाबत एकदाच माझ्यावर विश्वास ठेवा आई बाबा मी इतकी वाईट आहे का काहीतरी झालं असेल म्हणून तर निघून आले बाबा विचारतात हो पण आम्हालाही सांगावं नाही वाटलं का तुला की तू परस्पर घरी जाते आहे ते समीरला तरी सांगायचंस ना भांडलीस ना त्याच्याशी खरं सांग आई म्हणाली शरू सांगते नाही भांडलीये मी पण मला नाही सांगतायत सर्व गोष्टी तुम्हाला समजून घ्या ना बाबा सांगतात मग जा आधी त्याला फोन कर आणि बोल जा त्याच्याशी बरं हो ती असं म्हणून बेडरूममध्ये येऊन बसली फोन करावा वाटत होता आणि नाहीही फोन हातात घेऊन पाहिला तर त्याचा आणखी एक मिस कॉल होता तिने एकदा कॉल करून पाहायचा म्हणून त्याला कॉल लावला आणि त्याने एकाच रिंगमध्ये उचलला तू ठीक आहेस ना डायरेक्ट घरी जाण्या अगोदर एकदा तरी सांगायचं ना आय एम सॉरी शर्वरीचे सॉरी ऐकताच त्याने अचानक ब्रेक दाबला काय झालं आर यू ओके शर्वरी विचारते एकदा एक वागतेस एकदा एक मला कळतच नाही नक्की कशी आहेस तू समीर म्हणाला शर्वरी बोलते मी या सगळ्यासाठी सॉरी म्हणते मला पण त्रास होतो याचा बाय मी ठेवते थांब शर्वरी प्लीज माझ्याशी बोल आत्ता समीर म्हणाला ती म्हणते हे बघ तू घरी जा आधी मग फोन कर मला तेव्हा बोलते मी तू आता कार चालवतो आहेस ना तो सांगतो मग काय होणार आहे मी थांबलोय आता साईडला ऐकत जा रे ती म्हणाली समीर म्हणतो तू ऐकतेस का माझं तुला कळतंय का लग्न होणार आहे आपलं it's not a joke college नाही हे तिथे जे झालं ते जमलं तर तिथेच विसरूयात का प्लीज बाकी तुला मी काहीही एका शब्दाने विचारणार नाही मी तर विसरलोय बघ तुला जमतंय का सॉरी मला नाही जमत आहे ते आणि जमेल अशी खोटी ग्वाही नाही देतायत मला कालांतराने विसरेलही पण आता सध्या नाही जमते जमलं तर मला माफ कर तिने फोन डिस्कनेक्ट केला शर्वरीने पुन्हा एकदा फोन कट केला हे पाहून त्याने डोळेच मिटले I think I have to give some more time to recover बहुतेक आणखी वेळ लागेल तिला किंवा आपोआप या गोष्टी ठीक होतील आय होप सो दोन मिनटं विचार करून त्याने पुन्हा कार स्टार्ट केली दहा बारा दिवसांनी लग्न होतं ते दिवसही असेच तयारीमध्ये जातात तिने लग्नाच्या आधी दोन दिवस सुट्टी घेतली होती आणि त्यानेही तिला विचार करायला थोडा वेळ तिला भेटावा या हेतूने तो तिला कमीच फोन करत होता समीर आणि रोनीत नताशाला शोधत होते पण तिचा कॉन्टॅक्ट मिळत नव्हता नक्की दोघींमध्ये काय झालं हे तीच सांगू शकत होती एखाद्या अनोळखी मुलामुलीप्रमाणे ते लग्न करायला तयार झाले होते पण पुढे काय होणार होतं ते नंतरच कळेल तो तर तिच्या प्रेमात पडला होता पण अजूनही त्याने तिला सांगितले नव्हते कारण ती आणखी काय रिॲक्ट करेल याची शाश्वती नव्हती आपल्या लाडक्या शरू आणि समीरच्या लग्नाला यायचं हां कथा आवडत असल्यास लाईक करा तुमच्या प्रियजनांसोबत शेअर करा पुढील भाग सगळ्यात आधी ऐकण्यासाठी आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलला म्हणजेच एव्ही टॉक्सला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा थँक्यू